एका गावातली भयंकर आग जीवनात असे प्रसंग येतात जे अचानक आपल्यासमोर उभे राहतात तसा एक प्रसंग एका शांत गावात घडला गावात अचानक भयंकर आग लागली आग इतकी जलद पसरत होती की गावकऱ्यांना त्याचा अंदाजही येऊ शकत नव्हता घरं झोपडी शेतमाल सगळं काही क्षणात धुवून जाऊ शकत होतं गावकऱ्यांचे हृदय घाबरून धडधडत होते लोक आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा करत इथं तिथं पळू लागले काहीजण आग विझवण्याचा प्रयत्न करत होते पण आग इतकी प्रचंड होती की त्यांचे प्रयत्न अल्पस्थायी ठरत होते चिमणीचा धैर्याचा प्रयत्न त्यावेळेस एका छोटी चिमणीने सगळ्यांना धैर्याचा धडा दिला ही चिमणी रोज गावाच्या आजूबाजूला फिरत असे पण आज तिच्या धैर्याची खरी परीक्षा होती चिमणीने आपली चोच पाण्याने भरली आणि आगवर टाकायला सुरुवात केली प्रत्येक वेळेस ती पाणी घेऊन परत येत होती आणि आगवर टाकत होती चिमणीचा हा प्रयत्न इतका छोटा वाटत होता की त्याचा परिणाम नगण्य दिसत होता पण तिचा आत्मविश्वास आणि सातत्य गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला धैर्य आणि प्रयत्नाचे महत्त्व आपण आयुष्यात मोठ्या समस्या पाहिल्या की लगेच हार मानतो पण चिमणीने दाखवले की सातत्याने केलेला छोटा प्रयत्नही मोठा फरक घडवू शकतो चिमणी थकली नाही नाही थांबली ती केवळ प्रयत्न करत राहिली ही गोष्ट प्रत्येक वाचकाला हे शिकवते की कधीही प्रयत्न थांबवू नका कारण आपला एक छोटासा प्रयत्न इतरांना प्रेरणा देऊ शकतो गावकऱ्यांचा सहभाग गावकऱ्यांनी चिमणीच्या प्रयत्नांना पाहिले आणि त्यांनी मनाशी ठरवले जर ही छोटी चिमणी इतका प्रयत्न करते आहे तर आपण का नाही सगळे लोक एकत्र आले प्रत्येकाने आपापल्या क्षमता ओळखून प्रयत्न सुरू केले कोणीतरी पाणी आणत होता कोणीतरी आग विझवत होता तर काहीजण लोकांना सुरक्षित ठिकाणी नेत होते एकत्रित प्रयत्नांचा परिणाम सगळ्या गावकऱ्यांच्या प्रयत्नांनी आणि चिमणीच्या सातत्यामुळे आग अखेर विझली हा प्रसंग दाखवतो की एकत्र प्रयत्न केल्यास कोणतीही समस्या जिंकता येऊ शकते कावळा आणि चिमणीचा संवाद सगळं काही एका कावळ्याने पाहिले कावळा चिमणीकडे पाहून म्हणाला तुझ्या पाण्याने काही फरक पडला नाही मग तू हे का करत होतीस चिमणी हसून म्हणाली महत्वाचं हे नाही की माझ्या पाण्याने किती फरक पडला महत्वाचं म्हणजे मी प्रयत्न केला जेव्हा ही आगची गोष्ट आठवेल तेव्हा माझा सहभाग आठवेल फक्त पाहणाऱ्यांचा नाही शिकवण आणि प्रेरणा ही कथा आपल्याला तीन महत्वाचे धडे देते एक सतत प्रयत्न करा लहान प्रयत्नही मोठा बदल घडवू शकतो दोन धैर्य दाखवा भीती किंवा अपयशामुळे थांबू नका तीन सकारात्मक प्रेरणा द्या आपल्या कृतीमुळे इतर लोकांनाही प्रेरणा मिळते प्रयत्न आणि धैर्य यांचे फायदे जीवनात मोठ्या संकटांवर मात करता येते लोकांसाठी प्रेरणा बनेल आणि समुदाय मजबूत होईल आत्मविश्वास वाढतो जे पुढील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार करतं शेवटी आपण आपल्या जीवनात फक्त तमाशा पाहणारे नाही तर प्रयत्न करणारे असणे आवश्यक आहे चिमणीने दाखवले की एकटाच प्रयत्नही इतरांमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो प्रत्येक छोटा प्रयत्न महत्त्वाचा असतो आणि कधीही वाया जात नाही यामुळे ही कथा सगळ्यांना प्रेरणा देणारी आणि मनोबल वाढवणारी ठरते